श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग त्रेचाळीसावा श्री वसिष्ठ म्हणाले ईश्वराने हे तत्वदर्शनामध्ये परेवसान पावणारे शिवाचे पूजन मला सांगितले व मी स्वतःही ते जाणतो रामा हे जगत कसे स्थित झाले आहे याचे तत्व तूही जाणतोस ज्या संसार मायेतील मिथ्याभ्रमात मिथ्या उपाधीमुळे बनलेल्या जीवाकडून हे मिथ्या जगतच पाहिले जाते त्या संसारमायेत सत्य काय असणार व असन्मय काय असणार एखादा कवी राजाचे मेरू रूपाने वर्णन करतो किंवा कल्पवृक्षाच्या रूपाने वर्णन करतो ते ऐकून राजा संतुष्ट होतो व आपण मेरू किंवा कल्पवृक्ष आहो असेच क्षणभर समजतो म्हणजे क्षणभर मेरुत्वादिकांचाच अनुभव घेतो तसे जर नसते तर हा कवी मिथ्यावादी आहे असे म्हणून त्याने त्याला शिक्षा केली असती पण तसे न करता तो राजा उलट त्याचा सत्कार करतो व त्याला पुष्कळ वित्त देतो तसाच जीवही मिथ्या कल्पनेला सत्य मानून संसारात आनंद मानतो पण पाण्यात जसे द्रव्यत्व वायूत स्पंद व आकाशात शून्यत्व तसे आत्म्यामध्येच सृष्टी कर्तृत्व आहे रामा तेव्हापासून मी सर्व व्यग्रता सोडून आजपर्यंत त्याच क्रमाने आत्म्याचे पूजन करीत राहिलो आहे रामा व्यवहाराने युक्त असेही हे दिवस मी या पूजाविधीने अखिन्न मनाने घालवित आहे जसा क्रिया व आचार प्राप्त होतील त्याप्रमाणे त्याच पुष्पांनी मी आत्म्याचे पूजन करतो झोपेत माझे पूजन बंद पडते असे तू म्हणशील तर तसेही नाही कारण त्यावेळी मी अविद्या वृत्तीरूप पुष्पाने आत्म्याचे पूजन करतो ग्राह्य विषय व ग्राहक इंद्रियादिक यांच्याशी प्राण्यांचा एकसारखा संबंध होतो पण योगी सावध राहून प्रत्येक संबंधस्थ पुष्पाने आत्मपूजन करतो व इतर पामरते करीत नाहीत हे रघुपते या दृष्टीने या संसाररूपी विरल अरण्यात संग्रहित चित्ताने तू विहार कर म्हणजे खिन्न होणार नाहीस धन बंधू इत्यादिकांच्या वियोगामुळे प्राप्त झालेल्या मोठ्या दुःखाच्या वेळी या दृष्टीचा आश्रय करून विचार कर धन बंधू इत्यादी प्राप्ती झाली असता हर्ष मानू नये व त्याचा क्षय झाला असता विषाद मानू नये कारण या संसारातल्या सर्व गोष्टी अशाच नश्वर आहे पुरुषाला व्याकुळ करणाऱ्या विषयांच्या विचित्र गती तू जाणतोसच ते प्रथम कसे येतात मागून कसे जातात व पुरुषाला आपले व्यसन लावून कसे दुःखी करतात ते तुला माहीत आहे प्रेम व धन ही दोन्ही आकस्मिक कारणांनी अशीच येतात व अशीच जातात हे निर्मल रामा त्या जगतक्रिया तुझ्या आत नाहीत व तू त्यांच्या आत नाहीस असे हे सर्व जगत अत्यंत तुच्छ आहे मग उगीच का संतप्त होतोस तू जर जगाची तुच्छता इच्छित नसशील तर हे चिद्रूप अनंतात्मन तूच जगद्रूप आहेस तुझा आत्मा जगत आहे असे पहा तसे पाहिल्यानेही तुझ्या बंधाधिकांचा वियोग होऊन तुला हर्षशोकाची प्राप्ती होणार नाही कारण आत्मा जग आहे असे पाहिल्यावर त्यातील काही जरी गेले व काही आले तरी ते आपले अवयव फिरविल्याप्रमाणेच तुला वाटेल बाबा रे तू चिन्मात्र रूप आहेस व हे जगत तुझ्यापासून भिन्न नाही तेव्हा यातील हे ग्राह्य आहे व हे त्याज्य आहे अशी तुझी कल्पना कशी व कशाबद्दल होणार याप्रमाणे चिन्मय जगत सागरात चितचक्रांचे चांचल्य जरी अनुभवास आले तरी त्यात हर्ष व शोक यांना अवकाश कोठे आहे समुद्रात लाटा उठू लागल्या म्हणजे तो दुःखी व त्या शांत झाल्या म्हणजे सुखी होत नाही यास्तव हे रामा तू चिदैक रूपत्वास प्राप्त हो संक्षुप्त स्थितीला प्राप्त हो म्हणजे झोपेत तुला जसे द्वैत दिसत नाही तसेच जागृतीतही आत्मतत्वाहून निराळे काही पाहू नकोस हे रामा आजपासून तू तुर्यावस्थारूप हो सागराप्रमाणे तू स्वतः परिपूर्ण व सम हो जगदाभास केवळ एक जिन्सी ब्रह्मरूप आहे असे पहा तू स्वयंप्रकाश स्वरूप व उदार बुद्धी हो आणि सतत आत्मपूजनादीमध्ये रत होऊन राहा रामा तू हे सर्व ऐकले आहेस तू आता परिपूर्ण बुद्धी होऊन राहिला आहेस आता आणखी तुला काही विचारावयाचे असेल तर विचार तू वैराग्य प्रकरणात जे प्रश्न केले होतेस त्यातील काही अजून राहिले असतील तर हे रघुनंदना ते आता विचार श्री राम म्हणाला महाराज आता माझा संशय निश्चयस निवृत्त झाला आहे निश्चेष निवृत्त झाला आहे मला जे जाणावयाचे होते ते सर्व मी जाणले आहे माझी अकृत्रिम तृप्ती झाली आहे हे मुने अज्ञान नाही जीव ब्रह्मभेद नाही विषय नाही व त्याची कल्पना करणारे मन नाही त्यावेळी माझ्या ठिकाणी अज्ञान होते पण ते आता शांत झाले आहे आत्म्यामध्ये सुखदुःखादी कलंक आहेत अशी अज्ञानामुळे मला जी भ्रांती होती ती आता तुमच्या प्रसादाने निवृत्त झाली आहे आत्मा उत्पन्न होत नाही मरत नाही त्याला संसाररूप कलंकही नाही हे सर्व ब्रह्ममय आहे असे मी जाणले आहे प्रश्न संशय व वांछित यापासून मुक्त झालेले मन माझे विश्वकर्म्याने चक्रावर ठेवून पाजळून चकचकीत केलेल्या सूर्याप्रमाणे अतिशय शुद्ध व निर्मल झाले आहे साधूंना प्राप्त झालेल्या शिष्यांना उपदेश केलेल्या सर्व साधनांविषयी मी आता निराकांक्ष झालो आहे मेरू पर्वत सोन्याविषयी जसा निरीच्छ असतो त्याप्रमाणे साधनांविषयी मी निरीच्छ आहे ज्याविषयी मला आशा आहे असे काही नाही मला इष्ट असे काही उरले नाही या चराचर जगात मला आदेय म्हणजे ग्रहण करण्या योग्य असे काही नाही हेय म्हणजे त्याज्य काही नाही व उद्देशही काही नाही हे त्याज्य आहे हे ग्राह्य आहे हे सत आहे व हे असत आहे अशा प्रकारचा माझा चिंताभ्रम पूर्ण शांत झाला आहे हे मुने मी स्वर्गाची इच्छा करीत नाही व रौरव नरकाचा द्वेष करत नाही तर भ्रमण न करणाऱ्या मंदर पर्वताप्रमाणे आत्म्यामध्येच स्थिर राहतो ज्याने आपल्या यशाने सर्व त्रिभुवनाला व्यापले आहे असा हा दीर्घकाल भ्रमण करत असलेला रामरूपी मंदर पर्वत आज बोधामृताचा लाभ झाल्यामुळे भ्रमण सोडून स्थिर विश्रांती पावला आहे हे जगत जसे आपल्याला दिसत आहे तशाच प्रकारचे आहे याहून याचे निराळे तत्व काही नाही असे ज्या मूढाने ठरवले त्याच्या हृदयात कुसंदेहाच्या समूहाने पेटल्याप्रमाणे अधिक संताप देणारी ही वस्तू व ही अवस्तू अशी कल्पना पूर्ण जागृत आहे हे मुनीश्वरा मी सांगितलेले हे खरे आहे की खोटे ते तूच आपल्या अनुभवावरून पहा तो तशा प्रकारचा मूढ पुरुष ज्या धनादी विषयांविषयी कृपट बनतो तो जगत संबंधी विषय आम्हाला तत्वदृष्ट्या उपलब्धच होत नाही कारण आम्ही भूक तहान इत्यादी विचित्र सहा उर्मी ज्यामध्ये आहेत अशा शुद्ध चिदहंकार वृत्ती शून्य जड भवसागरापासून तुझ्या प्रसादाने तरुण पार झालो आम्ही सर्व संपत्तीची सीमा पाहिली व आपत्तींचाही शेवट अवलोकन केला हे परमेश्वरा सर्वांचे सार असा जो भूमान नद तोही नित्य प्राप्त असल्यामुळे त्याविषयी इच्छा नाही आम्ही पूर्ण आहो संसाररूप सागरात आशारूपी गजाचे तुकडे तुकडे करून दुसऱ्या कोणालाही पराजय करता येणार नाही अशा उत्तम वीरत्वास माझे मन प्राप्त झाले आहे माझे मन सर्व विकल्प शून्य झाले आहे त्याच्या सर्व इच्छा शांत झाल्या आहेत अकृपणतेमुळे त्याचे स्थैर्य दृढ झाले आहे त्रिभुवनात पूर्णचंद्र क्षीरसागर कालचे आकाश इत्यादी जे जे प्रसन्न रूप म्हणून प्रसिद्ध आहे त्याच्या वरच्या पायरीला माझे मन आपल्या प्रसन्नतेमध्ये नेले आहे तात्पर्य आतल्या आत अत्यंत प्रमुदित झाल्या कारणाने माझे मन अतिशय उत्तम होऊन राहिले आहे इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे त्रिचत्वारिशः सर्गः श्रीराम